अहो हे भारून लईच भारी आहे पण जरा नवीन ऐकवा की काहीतरी नवीन ऐकायचं म्हणता ऐका हे काय आवा मुघल हे कपटी लईच कपटी बघा आणि दग्या अडकवला आमचा वाघ दरबारातल्या डरकाळीनं मुघलांच्या आता पिढ्याच्या पिढ्या झाल्या बाद मुघल म्हणतात की तोफा तोफा बडा खतरनाक तुझे शिवबा बरं का सुभेदार सौराज्य राहिलं शेकडो कोसावेरी राजगडी कसा शंकर हो जावा म्हणून राजांनी युगत ही केली औरंग्याला युक्तीनच ठोकावा हा राज आपला भारी हर युगत त्यांची न्यारी आऊ साहेबांची भवानी पाठ राखती या खरी